श्रीराम समर्थ पंचिका नववी समास पाचवा प्रारब्ध कर्मानुकार प्रारब्ध हे देहाचे झाले ज्ञाता अखंड संपूर्ण अभेद स्वरूप झाल्यावर त्याने विवेकपूर्वक जर देहाचे प्रारब्ध भोगले तर आत्म्याला कशाचे भय आहे तू असे म्हणतोस की अभेद ज्ञान झाल्यानंतर ज्ञात्याला प्रारब्ध भोगायला लागू नये प्रारब्ध हे भोगल्यानंतरच नष्ट होते हा न्याय बरोबर आहे तर माझे सांगणे असे की तू अशा प्रकारचा विचार करू नकोस ज्ञान झाल्याबरोबर ज्ञात्याचे ज्ञात्याने लयाला जावे असे तू म्हणत असशील तर जगाचा उद्धार कसा होईल ज्ञाता प्रारब्धानुसार वागत असताना ज्ञात्याला त्याची जाणीवही नसते पण ज्ञात्याच्या या प्रारब्ध कर्मानुसार वागण्याने मुमुक्षु साधकांना मात्र ती परवडी वाटते भाग्योत्कर्ष वाटतो सूर्य इत्यादी ग्रह भ्रमण करतात ते स्वतःसाठी नसते पण त्यांच्या भ्रमणामुळे त्रिभुवनातील लोक प्रकाशात व्यवहार करू शकतात ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांच्यापासून ज्ञानाची परंपरा सुरू होऊन गुरुशिष्य क्रमाने अपूर्व ज्ञानप्रवाह चालू आहे भूतकाळात भविष्यकाळात आणि वर्तमान काळात तिन्ही काळात ज्ञानांना समाधान प्राप्त झाले आहे ही सर्व करामत ज्ञात्याच्या ज्ञानोत्तर प्रारब्ध कर्माची आहे अज्ञानी माणूस आणि ज्ञानी माणूस यांना प्रारब्धामुळे सारखीच देहप्राप्ती होते निद्रा आहार इत्यादींमध्ये काहीही भेद नाही प्रारब्धाचे भोग दोघांनाही सारखेच असतात पण ज्ञाता मात्र आनंदात राहून समाधी समाधानी असतो अज्ञानी मनुष्य मात्र निरनिराळ्या प्रकारच्या सुखदुःखाने व्यर्थ शिणतो मला अद्याप जे मिळालेले नाही ते मिळावे जे मिळालेले आहे ते चिरकाल राहावे या इच्छेने तो अनेक प्रकारचे कष्ट करायला लागतो त्या कष्टांची दुःखरूपता त्याला माहीत नसते त्यामुळे विषय प्राप्त होताच तो आनंदित होतो नष्ट होताच तो दुःखी होतो अशा तऱ्हेने वासनाबद्ध झाल्यामुळे तो रडू पडू लागतो आक्रंदन करतो ज्ञाता ज्ञानाने समाधानी असतो त्यामुळे आपल्याहून जे काही भिन्न असेल ते मृगजळाप्रमाणे मिथ्या म्हणून तो पाहत असतो मृगजळाने तहान भागते याला काही प्रमाण आहे का सर्वच विषय जेथे शून्यासारखे झाले तेथे कशाची इच्छा करणार इच्छा न करता जे प्राप्त होते ते तो उदासीनपणाने भोगतो अशा भोगण्यामुळे त्याने विषयांचे सुख अनुभवले असे होत नाही अंत्यजाच्या घरी अगदी उत्कृष्ट स्वयंपाक झालेला असला तरी सोळे वैदिक त्यापासून अलिप्त राहतात येथेही आत्मा हा सोळा ब्राह्मण असून देहादी अंत्यजाप्रमाणे आहेत तेव्हा प्रारब्धाच्या भोगाचा क्षीण ज्ञान झालेल्या माणसाला कसा होईल कर्मानुसार विषय नष्ट झाले तरी ज्ञाताला त्याबद्दल मनात दुःख वाटत नाही वांझेची अपत्य एकदम बुडाली तेव्हा त्याच्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही तसेच विषय नष्ट झाल्याबद्दल त्याला वाटते इंद्रपद प्राप्त झाले अथवा सर्वस्व बुडाले तरी त्यासंबंधी हर्ष आणि विषाद दोन्ही टाकूनच दिल्यामुळे त्याला सुख अथवा दुःख कोठून मिळणार सुख दुःख मानणे हा मनाचा धर्म आहे पण त्याने मनाची संगतीच टाळली असल्याने मनोरहित अवस्थेत विषयभोगाचा संबंधच येत नाही एकदा आत्मज्ञानाच्या योगाने त्याला समाधान प्राप्त झाले आणि त्याने विषयांचा त्याग केला म्हणजे दरिद्री माणसाला राज्यप्रत प्राप्त झाल्यानंतर पूर्वायुष्यातील चिंध्यांचा जसा विसर पडतो तसे त्याचे होते यावर एक आक्षेप असा की ज्ञाता सुद्धा विषयांची इच्छा करताना दिसतो तरी त्याच्या ठिकाणी विषयाबद्दलची कामना नसते असे कशावरून समजायचे जर इच्छा होते तर सुखदु सुखाधिकांचा त्याला अनुभव नसतो हे कसे आणि हर्षशोक टाकून दिल्यानंतर त्याला समाधान तरी कसे मिळते आता या प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे देहाला भोगावी लागणारी प्रारब्धे तीन प्रकारची आहेत इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परप्रारब्ध असे ते तीन प्रकार होत ज्याची इच्छा करून प्राप्ती करून घेतलेली असते ते इच्छा प्रारब्ध होय जे आपण इच्छा न करताही भोगावे लागते ते अनिच्छा प्रारब्ध होय इच्छाही केलेली नसते अथवा अनिच्छेनेही जे आपण भोगत नाही तर परोपकारासाठी किंवा दुसऱ्याची दया येऊन त्यानिमित्ताने आपण सुखदुःख भोगतो ते परेच्छा कर्म अथवा परेच्छा प्रारब्ध होय ही तिन्हीही एकाच ठिकाणी आढळतात एक निश्चित असे ठरविता येत नाही इच्छा करून अथवा इच्छा न करता ज्याची प्राप्ती होते ते काल व कर्म यांच्या अधीन असते क्षुधा म्हणजे भूक भागवण्यासाठी इच्छा करून भिक्षेसाठी फिरत असता अचानक अन्नाबरोबर वस्त्रे आणि धन ही इच्छा न करता मिळते आपला एखादा आवडता मित्र असेल त्याला दुःख नसावे म्हणून धडपड करताना कधी अचानक सुखदुःखाची प्राप्ती होते जेवढे म्हणून देहधारी जीव आहेत त्यापैकी कोणीही प्रारब्धातून मुक्त होत नाही अरे देहच जर मुळात कर्माचाच बनला आहे तो कर्मापासून मुक्त राहूच शकणार नाही सुताचा पट तयार केला म्हणजे तंतूत तंतू गुंतवून ठेवण्याचा प्रकार होय त्यांची ती गुंफण सगळीच उकलली उत्तरपट कसा राहील त्याप्रमाणे प्रारब्धावाचून असलेली असलेला एकही देह डोळ्यांना दिसणार नाही त्यामुळे देहाला सुखदुःख भोग चुकणार नाहीत वाट्यास येणाऱ्या सुखदुःखांचा प्रतिकार करता येत असला तर नरराजा रामचंद्र धर्म इत्यादींना वनात वास्तव्य करावे लागले नसते स्वतः ईश्वर असला तरी त्याच्या प्रारब्ध भोगात काही कमी होत नाही त्याचे सामर्थ्य कमी पडले असे तुला वाटत असेल तर हे लक्षात घे तो तर सर्व कर्मांचा प्रेरक आहे चक्रवर्ती राजा स्वतःचीच आज्ञा रीतीप्रमाणे पाळतो पण त्यामुळे त्याच्या सामर्थ्याची शक्ती कमी होते काय असो देहाला प्रारब्ध काही सुटत नाही ज्ञाता त्याचा प्रतिकारही करत नाही निरनिराळे हर्षशोक टाकून मौनानेच तो प्रारब्ध भोगतो इच्छा धरून जरी ज्ञात्याने प्रारब्धाचा भोग घेतला तरी त्याला त्या हर्षशोकांची वार्ताही नसते कारण नामरूपात्मक द्वैतच त्याच्या मनातून नष्ट झालेले असते द्वैत तर सत्य स्वरूपात असते तर हानी लाभ संपवले संभवले असते पण हानी लाभच नसतील तर हर्षशोक कसे होतील देहात विविध अवयव आहेत ते सर्व मीच आहे अशी दृढ भावना ज्ञात्याच्या मनात झालेली असते तेव्हा उजव्या हातातले अलंकार डाव्या हातात घातले तर एका हाताला लाभ झाला व दुसऱ्या हाताचे नुकसान झाले असे आपण म्हणतो काय ते भिन्न आहेत असे तरी दिसते का त्यांची एकात्मता दृढ झाल्या कारणाने मनास हर्ष शोक इत्यादी जाणवतच नाहीत त्याप्रमाणे हे चराचर विश्व आपल्या स्वतःच्या शरीरातूनच सामावलेले म्हणजे ठिकाणी आहे अशी भावना धरून मी तूपणाचा सोडून देऊन विवेकाच्या सहाय्याने एकच आत्मा सर्वत्र भरला आहे असे ज्ञाता मानतो आपल्यामध्ये सर्व विषय सामावलेले असल्याने आपल्याला कोणती वस्तू अप्राप्त असेल सर्व वस्तू माझ्याच आहेत त्यातल्या त्यात काही वस्तू गेल्या तरी माझ्या वाचून दुसरीकडे कोठे जाणार आणि आल्या तरी माझ्यातच येणार त्यामुळे या आल्या गेलाचा मला लाभ नाही नुकसानही नाही ज्ञान दृढ झाल्यामुळे तो द्वैतरहित झालेला असतो त्यामुळे त्याचे हर्षशोक संपूर्णपणे नाहीसे झालेले असतात तेव्हा त्याने कोट्यावधी इच्छा केल्या तरी त्यात काय बिघडले इच्छा ही अज्ञानी जीवांना बांधून बळेच जन्माला घालते त्याच इच्छेने ज्ञानी माणसाला दुप्पट समाधान होते रस्त्यामध्ये एक मुळी पडलेली आहे एक जण तिला पाहून घाबरतो दुसऱ्याने ते मुळी ओळखली त्यामुळे एकाच्या अविवेकामुळे व दुसऱ्याच्या विवेकामुळे दोघांच्या अवस्था भिन्न भिन्न झाल्या प्रीती हे अज्ञानाचे चिन्ह होय तशीच ज्ञात्यालाही प्रीती असायला हरकत नाही ही दोन्ही वाक्ये आपापल्या परीने सार्थच आहेत शंकराचा जो दागिना म्हणजे सर्प आहे तोच इतरांचे मरण ठरू शकतो त्याप्रमाणे अज्ञानी माणसांचा जो दोष ठरतो तोच ज्ञानी माणसांचा अलंकार होऊ शकतो म्हणून ज्ञाना अज्ञानी दोघांनाही शरीरभोग सारखेच असतात दोघांचे देहही सारखेच दिसतात प्रारब्ध जर ज्ञानाने विरोधक असते प्रारब्ध जर ज्ञानाचे विरोधक असते तर जनक इत्यादी कसे राहिले असते ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रारब्ध नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता किंवा प्रारब्ध हे ज्ञानाच्या विरुद्ध आहे असे म्हणूही नये दोघांचा विषय एकच असता तर त्यांच्यात विरोधाला असता दोघांचेही विषय भिन्न आहेत त्यामुळे त्यांच्यात विरोध येत नाही एकाचा प्रवासात एकाच वेळी पूर्वेला व पश्चिमेला जाता येईल काय स्वरूपाहून जे जे भिन्न असेल त्याच्याकडे मिथ्यात्वाने पाहणे हे ज्ञानाचे लक्षण होय ते प्रारब्धामुळे नष्ट होत नाही विषय सत्य म्हणून स्वीकारावे तेव्हाच जीवाला त्याचे भोग घेता येतात मिथ्यात्वाने भोग घडतात असे कधीच संभवत नाही इंद्रजाल म्हणजे जादू जरी मिथ्या असले तरी ते मनोरंजन करते पण निश्चयाने त्याच्याकडे पाहताच त्याचे सत्यत्व नष्ट होते प्रारब्ध हे जीवाला अग्रक्रमाने अटळ आहे त्याने जीवाला सुखदुःख खुशाल द्यावे पण तत्पूर्वी विषयांना सत्यत्व असले पाहिजे पण ते नसते विषयांच्या मिथ्यात्वामुळे प्रारब्धाने दिलेली सुखदुःखेही मिथ्याच ठरतात म्हणून प्रारब्ध हे ज्ञानविरोधी नव्हे प्रारब्ध हे भोगून नष्ट होते प्रारब्धाला नष्ट करून निखळ ज्ञानप्राप्ती होते हे सर्व मिथ्या आहे हे समजून घ्यावे पण त्याचा समूळ नाश मात्र करू नये प्रारब्ध भोग सुखाने घडेनात का असो ज्ञान व पारब प्रारब्ध यांच्यामध्ये निश्चितपणे विरोध नाही कारण ज्ञान अज्ञान एका ठिकाणी कधी राहत नाही अज्ञान पूर्णपणे जाईल तेव्हाच ज्ञानाची प्रतिष्ठापना होईल म्हणून ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो सापाचा विषारी दात उपटून टाकल्यानंतर त्याच्याशी क्रीडा करताना भीतीचा लेशही राहत नाही त्याप्रमाणे अज्ञानाचा ठाव ठिकाणा पुसून प्रारब्ध भोगावे यावर शंका अशी की अज्ञान कारण नष्ट झाल्यानंतरही प्रारब्धरूपी कार्य कसे उरते तर उत्तर असे आहे की कारण नसतानाही कार्य काही काळ क्षणभर राहते वृक्ष मुळासकट तोडला तरी तो ताबडतोब वाळत नाही दोरीचे ज्ञान झाल्यानंतर सर्प नाहीसा होतो खरा पण शरीराचा कंप काही काळ राहतोच ना श्रोता विचारतो की देह तर पुष्कळ दिवस राहतो त्याला क्षणिक कसे मानावे यावर उत्तर असे की आमच्या एका क्षणात एक कल्प संपून जाते क्षणकल्पना सापेक्ष आहे स्वप्नामध्ये एका क्षणात पुष्कळ काळ गिळ्याचा अनुभव येतो तसे ज्ञान झाल्यानंतर महाकल्पांत सुद्धा क्षणा एवढा वाटतो असो दोन्ही देहांचे भोग भोगत असताही ज्ञाता स्वतः निसंग असतो तो परिपूर्ण अक्षयी अभंग आणि कालकर्मातीत असतो इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे कर्मानुकारे पञ्चमसमासः इति पञ्चिका सम्पूर्णा श्रीराम समर्थ